ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकविसावा कर्दमाची तपश्चर्या आणि भगवंताचे वरदान विदुराने विचारले भगवन स्वयंभू मनुचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे त्यात मैथुन धर्माने प्रजेची वृद्धी झाली होती आता आपण मला त्याची कथा ऐकवावी भ्रमण आपण म्हणाला होता की स्वयंभू मनुचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी सात द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्यांची देवहुती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतीशी विवाह झाला होता यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती तिच्यापासून महायोगी कर्दमाना किती संतानी झाली तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा मला तो ऐकण्याची खूप इच्छा आहे तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनी सुद्धा मनूच्या कन्यांचे पाणीग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली ते सर्व चरित्र मला सांगावे मैत्री म्हणाला जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान कर्दमाना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करावी तेव्हा त्यांनी दहा हजार वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली ते एकाग्र प्रेमपूर्वक पूजादी उपचाराने शरणागत वरदायक श्रीहरीची आराधना करू लागले हे विदुरा तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्द ब्रह्ममयी स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले भगवंताची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती त्यांनी गळ्यामध्ये पांढरे आणि निळ्या कमळांची माळ धारण केली होती त्यांचे मुखकमल काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते मस्तकावर झगमगणारा सुवर्णमयी मुकुट कानात चमकणारी कुंडली आणि हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुधे धारण केली होती त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतलेली पांढरी कमळ शोभून दिसत होती प्रभूंचे मधुर हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते त्यांनी आपले चरणकमल गरोडाच्या खांद्यावर ठेवले होते वक्षस्थळावर श्री लक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता प्रभूच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन करून कर्दमाना फार आनंद झाला त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनपूर्वक हात जोडून सुमधुर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले कर्दम म्हणाली हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा आपण संपूर्ण सत्वगुणाचे निधी आहात योगीजन उत्तरोत्तर शुभयोनीमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात तेच आपले दर्शन आज आम्हाला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल झाज आहेत असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक विषय सुखासाठी त्या चरणांचा आश्रय घेतात परंतु स्वामी आपण तर त्यांना ते विषय भोगही देतास प्रभू तसाच काम कलुषित हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थ धर्म पालन करण्यास सहाय्यक अशा कन्याशी विवाह व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरवणाऱ्या चरणकमलांना शरण आलो आहे सर्वेश्वरा आपण सर्व लोकांचे अधिपती आहात नाना प्रकारच्या कामनामध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वाणीरूपी दोरीने बांधलेले आहेत हे धर्ममूर्ती त्यांचेच अनुकरण करीत मी सुद्धा कालरूप आपल्याला कर्ममयी रूप पूजा समर्पण करीत आहे आपले भक्त विषयासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गाचे अनुकरण करणाऱ्या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्या चरणांच्या छत्रछायेचाच आश्रय घेतात तसेच एकमेव आपल्या गुणगान रूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहानभूक इत्यादी ध्येयधर्मांना शांत करतात प्रभो हे कालचक्र मोठे प्रबळ आहे साक्षात ब्रह्म याची फिरण्याची धुरी आहे अधिक मासासह तेरा महिने आरे आहेत तीनशे साठ दिवस जोड आहेत सहा ऋतू चाकाचा घेर अनंत क्षण पल इत्यादी त्याच्या तीक्ष्ण धारा आहेत तसेच तीन चातुर्मास याची आधारभूत तीन वर्तुळे आहेत ही अत्यंत वेगवान संवत्सर रूप कालचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा ऱ्हास करू शकत नाही भगवान ज्याप्रमाणे कोळी कीटक स्वतःच जाळी पसरतो त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी विभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्वगुणादी शक्तीद्वारा स्वतःच या जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करता प्रभो यावेळी आपण आपल्या तुळशीमाला मंडित मायेने परिच्छिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तीचे आम्हाला दर्शन दिले आहे आपण आम्हा भक्तांना जे शब्दादी विषय सुख प्रदान करता ते माईक असल्या कारणाने आपल्याला जरी पसंत नसली तरी परिणामत आमचे कल्याण करण्यासाठी ते असल्यामुळे ते आम्हाला प्राप्त होऊ आपण स्वरूपत निष्क्रिय असून सुद्धा मायेच्या द्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात तसेच अल्पशी उपासना करणाऱ्यांवर सुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणाऱ्या आपल्या वंदनीय चरणकमलांना मी वारंवार नमस्कार करतो मैत्रेय म्हणाली भगवंताच्या भुवया प्रेमपूर्ण स्मित हास्ययुक्त दृष्टीने चंचल होत होत्या ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते कर्दमानी जेव्हा निष्कळपट भावाने त्यांची स्तुती केली तेव्हा ती अमृतवाणीने बोलू लागली श्री भगवान म्हणाली ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस तो तुझा हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे प्रजापती माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होती प्रजापती पुत्र सदाचार संपन्न सम्राट स्वयंभू मनू ब्रमावर्तामध्ये राहून सात समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहे विप्रवर तो धर्मज्ञ राजर्षी मनू शत्रुपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल त्याची एक रूप यौवनशील आदी गुणांनी संपन्न काळेभोर डोळे असलेली कन्या यावेळी विवाहाला योग्य झाली आहे प्रजापते तू तिच्यासाठी सर्व दृष्टीने योग्य आहेस म्हणून ते तुलाच ती कन्या अर्पण करतील भ्रमण गेल्या अनेक वर्षापासून तुझे चित्त जसे पत्नीची इच्छा करीत आहे तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करील ती तुझे विरी आपल्या गर्भात धारण करून त्यापासून नऊ कन्या उत्पन्न करेल आणि पुन्हा त्या कन्यापासून लोकरीतीला अनुसरून मरीची आधी ऋषिगण पुत्र उत्पन्न करतील तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्ध चित्त होऊन नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील जीवावर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यात स्थित असलेला पाहशील महामुनी मी सुद्धा माझ्या अंशकाल रूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करील मैत्रे म्हणाली कर्दम ऋषींना असे सांगून इंद्रिय अंतर्मुख झाल्यावर प्रगट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले भगवंताच्या सिद्ध मार्गाने सर्व सिद्ध पुरुष प्रशंसा करतात कर्दम पाहत असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखातून प्रकट होणाऱ्या सामवेदाच्या आधारभूत ऋचा ऐकत निघाली श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहत भगवान कर्दम ऋषी बिंदू सरोवरावरच राहिली वीरवर इकडे मनुसुद्धा महाराणी शत्रुपा आणि कन्या यांना सुवर्ण जडित रथात बसवून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतानी जो दिवस सांगितला होता त्या दिवशी शांतीपरायण महर्षी कर्दमाच्या त्या आश्रमात पोहोचले सरस्वतीच्या पाण्याने भरलेली हे बिंदू सरोवर असे स्थान आहे की जेथे आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणेने भगवंताच्या डोळ्यातून अश्रुबिंदू उघडले होते हे फार पवित्र तीर्थ आहे याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधुर आहे तसेच महर्षीगण नेहमी याचे सेवन करतात हे बिंदू सरोवर पवित्र वृक्षवेलीने वेढलेले होते त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशुपक्षी राहत होते ते स्थान सर्व ऋतूमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची शोभा वाढवित होती तिथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते धुंद भ्रमर गुंजारव करीत होते आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेली कोकीळ कुहू कुहू करून एकमेकांना बोलावित होते तो आश्रम कदंब चंपक अशोक करंज बकुळ आसना कुंद मंदार कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता तेथे कारंडव बदक बेडूक हंस कुरर पानकोंबडा सारस चकवे आणि चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते तसेच हरिण डुकर साळी गवे हत्ती वानर सिंह माकडे मुंगूस कस्तुरी मृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता आदी राजा म्हणू त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोचल्यावर मुनीवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपस्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे आणि त्यांनी उच्चारलेल्या कर्णामृत रूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर्बल दिसत नव्हते ते उंच होते त्यांचे नेत्र कमलदलासारखे होते डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या आणि कमरेला उलकली होती त्यांना जवळून पाहिले तर संस्कार न केलेल्या बहुमोल रत्नासारखे ते मलिन दिसत होते नंतर महाराज स्वयंभू मनुला आपल्या पर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि यथोचित आदरातिथ्य करून त्यांचे स्वागत केले पूजेचा स्वीकार करून जेव्हा मनू स्वस्थ चित्ताने आसनावर बसले तेव्हा मुनीवर कर्दमानी भगवंताच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुर वाणीने त्यांना प्रसन्न करीत म्हटले महाराज आपण भगवान विष्णूचे पालनशक्तीरूप आहात म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे आपण साक्षात विष्णू स्वरूप आहात तसेच निरनिराळ्या कार्यासाठी सूर्य चंद्र अग्नी इंद्र वायू यम धर्म आणि वरुण इत्यादी रूपे धारण करता आपणास नमस्कार असो आपण रत्न जडित विजयी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा टनत्कार करीत त्या त्याच्या गडगडाटाने सुद्धा पापी लोकांना भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायाने रगडलेल्या भूमंडलाचा थरकाप करीत आपल्या त्या विशाल सेनेला बरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासारखे भ्रमण करता आपण असे केले नाही तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रम धर्माची मर्यादा चोर डाकू इत्यादी तत्काळ नाहीशी करतील आणि विषय लोलोप निरंकुश द्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल जर आपण जगाच्या बाबतीत निष्काळजी झालात तर हे जग दुराचारी लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल तरी सुद्धा वीरवर मी आपल्याला विचारतो की यावेळी आपले कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे आपण मला आज्ञा करावी तिचा मी निष्कपट भावाने स्वीकार करीन या ठिकाणी एकविसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू